शेवटी पर्यवसान होणार आहे असं आपण लक्षात ठेवा म्हणजे कुठेही गोंधळ घोटाळा होण्याची वेळ येणार नाही म्हणून महाराज म्हणतात की दिसतची स्वप्न लटिक लटिके परी हे जागरी होय ठाऊके तेवी अविद्या काळी सतुके अविद्या नाही त्या काळी अविद्या वाटत होती त्या काळी ही ती नाही बंद काले ती बंधा भावा हाच वेदांताचा सिद्धांत या ओवीने महाराजांनी दृढ केलेला आहे स्वप्न दिसत असताही ते खोटे आहे हे जागृत झाल्यावर समजते त्याचप्रमाणे कार्यरूपाने ब्रह्मकाळात जरी अविद्या सत्यत्वाने प्रतितीला येत असली तरी अविद्या काळी ही ती अविद्या मुळीच नाही हे आता हे बंद कर एकोणसावे अनेक दृष्टांताच्या द्वारे जो पदार्थ आपल्याला अधिष्ठानावर प्रतीला येतो तो पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने बाधित होतो त्यावेळी त्या पदार्थाविषयी आपला त्रैकालिक अत्यंत अभावाचाच निश्चय होतो किंबहुना भगवंताच्या साक्षात्काराच्या नंतर होणाऱ्या निश्चयाचं स्वरूप असंच आहे परब्रह्माच्या ठिकाणी जगताचा व जगतकारणा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे अभाव अधिकरण रूपाने ज्यावेळी भगवंताचं प्रत्यक्ष होतं त्यावेळी या सगळ्या जगाविषयी अभावाचा निश्चय होतो व त्याच्या कारणरूप अविद्येविषयी ती अत्यंत अभाव रूप आहे असाच निश्चय होतो आणि त्याचही शेवट वर्णन करताना शास्त्रकार असं सांगतात की अभाव उपाधी जसा उपाधी आहे भाव उपाधी जसा उपाधी आहे त्याप्रमाणे परमात्मा कोणत्याही उपाधीने युक्त नाही म्हणजे भावोपाधीने युक्त नाही यात काय मोठं नवल आहे पण अभाव उपाधीनेही तो युक्त नसल्या कारणाने भाव व अभाव याहून विवर्जित जे आहे हे त्या भगवंताचं स्वरूप आहे असा तो सदरूप चिद्रूप आणि आनंदरूप असल्या कारणाने त्या स्वरूपाच्या ठिकाणी सगळ्या जगताचा रेखालेख अत्यंत अभाव आहे हीच गोष्ट आपल्या लक्षात यावी शेवटी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे विषम सत्तेतले दृष्टांत घेऊन आपल्याला ही गोष्ट सांगितली आहे बाकीचा विषय आपण उद्या वाच कुंडली गोरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली वाच नागवे नागविली या विशेषू काही आतापर्यंत आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक महत्वाचा असा सिद्धांत प्रतिपादन केला तो म्हणजे दिसतचे स्वप्न नटिके परी हे जागरी होय ठाऊके तेवी अविद्या काळी सतुके अविद्या नाही म्हणजे प्रतिती काली अविद्येला अस्तित्व नाही ही गोष्ट विशेष महत्वाने ध्यानात ठेवण्यासारखी आहे त्याच कारण असं की शशविषाणाचा जो अभाव सांगितला त्याच्या सत्ता सामान्याचा जो अभाव सांगितला त्या सत्ता सामान्याच्या अभावाला सहजत आहे स्वाभाविकता आहे त्या आत्मजीवाना जगताची होणारी जी ती त्याची संगती लागत नाही त्याची संगती लागण्यासाठी व या अभावाचं प्रतियोगित्व यासाठी त्या प्रपंचाला व प्रपंच कारणीभूत असलेल्या अविद्येला <clears throat> व्यावहारिक सत्ता दिली अगोदर त्याला म्हणायचं अविद्येचा पक्ष शब्दाने अंगीकार केला म्हणून आणि व्यावहारिक सत्ता देऊन त्याचा शास्त्राने गुरुने उपदेशद्वारा आणि निषेध केला आणि ज्यावेळी माणसाला अद्वैत तत्व साक्षात्कार होतो ब्रह्मात्मिक ज्ञान होतं त्यावेळी त्याचा तसा या प्रपंचाविषयी व अविद्येविषयी त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो यात एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी ती म्हणजे अशी अध्यासातला एक नियम आहे तो नियम असा आहे की जे पदार्थ जो अध्यस्त पदार्थ भ्रांती कालात प्रतीला येतो दिसतो भासतो दृष्ट होतो आणि अधिष्ठानाच्या ज्ञानकालात तो नष्ट होतो तो अत्यंत अभावरूप होतो पण वस्तुस्थितीने ज्या काली तो भासत असतो अर्थात भ्रांती कालात अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभावच असतो म्हणजे जो जिथे भासतो तो तिथे मुळीच नसतो हा त्या अभ्यासातला एक महत्वाचा भाग आहे आणि भासते काळीही तो तिथे नसतो ही गोष्ट तिथे ध्यानात ठेवण्यासारखी आहे मग ही जर गोष्ट वस्तुस्थितीने आहे म्हणजे प्रपंच व प्रपंच कारण अविद्या या दोघांच्या सत्तेचा प्रतिती कालीही जर अभावच आहे म्हणजे प्रपंचाच्या सत्ता सामान्याचा जर अभावच आहे अधिष्ठानाच्या ठिकाणी तर मग या सगळा प्रयास कशासाठी चाललाय माऊलीचा हा इतकी दृष्टांत देण्याचं काय कारण आहे इतकी दृष्टांत देऊन माऊली काय आपल्याला सांगणार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आशय असा आहे की भ्रांतिकाली ही प्रपंचाच्या सत्ता सामान्याचा अभाव आहे प्रपंचाचा व प्रपंच कारणा विद्येचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे वस्तुस्थितीने अधिष्ठानाच्या ठिकाणी नाहीतच पण त्याबरोबर त्यांच्या त्रैकालिकाचा भावाचा आपला निश्चय नाही आणि तो निश्चय अधिष्ठानाच्या ज्ञानाने जर यांची निवृत्ती झाली म्हणजे प्रपंचाची व प्रपंच कार्य अविद्येची तरच तसा दृढ निश्चय होतो एरवी होत नाही आणि ते अप्रोक्ष ज्ञान असलं पाहिजे ते दृढ स्वरूपाचं असलं पाहिजे तरच हा भ्रम निवृत्त होईल एरवी होणार नाही या दयेने हे प्रतिपादन केलं एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर शेवटी तीच गोष्ट महाराज शिकवत आहेत कशासाठी की त्रैकालिक अत्यंत अभावाचा आपला निश्चय व्हावा एवढ्यासाठी हा सगळा प्रयास आहे पण ती हे पदार्थ नाहीतच त्यांच्या सत्ता सामान्याचा अभाव सदाच आहे पण असं म्हणण्याने असं नाही व्हावं की त्या निषेधाचं वा त्या त्रैकालिक अत्यंत अभावाचं प्रतियोगित्व या जगताला या अविद्येला येत नसल्या कारणाने ते पदार्थ सत्य आहेत अशी म्हणण्याची बुद्धी आपल्याला होऊ नये म्हणून सावधगिरीने हे प्रतिपादन केले की यांच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होण्यासाठी व तो निश्चय अधिष्ठान ज्ञानाशिवाय कशानेही होणार नाही ही गोष्ट लक्षात घेऊन महाराज असं सांगतात दिसतची स्वप्न लटिके परी हे जागरी होय ठाऊके देवी अविद्या काळीही सतुके अविद्याने अविद्या काळातही अविद्या नाही फक्त तिचा नाहीचा निश्चय नाही तो निश्चय अधिष्ठान ज्ञानाशिवाय होत नाही म्हणून व या सगळ्या साधनांना एकंदर परमार्थाला नाहीचा निश्चय करून देण्याच्या बाबतीत सार्थकत्व आहे म्हणून आतापर्यंतचा सगळा खुलासा केला आता आणखीन हीच गोष्ट दृष्टांतपूर्वक सांगतात काही जादूने गारुड्याने काही केलेले अलंकार माया विभूषण इंद्रजाल निर्मित एखाद्या जादूने आभास मात्र मिथ्यारूप अशी काही अलंकारांची योजना केली एवढे अलंकार तयार केले हे संपूर्ण घर पूर्ण भरून टाकला अगदी घरवर अलंकार आणून दिले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात घरवर जरी ही अलंकारांची योजना करून आणून दिली असती तरी घर रिकाम आहे घरभर अलंकार इंद्रजालाने निर्माण केलेले जादूने निर्माण केले आणून घर जसं रिक्तच असावं घर जसं रिकामच असावं किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं आपल्याला असं म्हणता येईल की जादूच्या अलंकारांनी घर भरलं काय आणि सगळे अलंकार चोरीला गेले काय